श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय तेरावा रामकृष्णाचे पराक्रम असुरांचा वध श्री महा निर्गुण निराकार परमेश्वर गोकुळात सगुण साकार झाला आणि गोपाळांच्या बरोबर खेळ खेळला हमामा उतुतू चेंडूफळी लपंडाव भोवरे विटीदांडू असे अनेक खेळ खेळला त्या खेळांचे रहस्य काय वादविवाद तोच हमामा मी मी तू तू म्हणजेच तू लपंडाव म्हणजे मृत्यूला चुकवणे भोरा फिरतो ती तीर्थयात्रा गायी म्हणजे इंद्रिये श्रीकृष्णाची कृपा होईल तरच गायी वळतील नुसत्या जपतपाने ते साधणार नाही गोपाळ म्हणजे कृष्णाचे खेळगडी पण आणखीही खेळगडी आहेत नारद ध्रुव प्रल्हाद बळीराजा हनुमान असे कितीतरी खेळगडी कृष्णाबरोबर जन्मोजन्मी क्रीडा करीत असतात पेंद्या हुशार होता तो तर गायीना विष्णूंच्या अवतारांची नावे ठेवी कुणाला मीना म्हणे कुणाला चक्रधरी म्हणे कोणी वामनी तर कोणी भार्गवी एकवीस वेळी क्षत्रियरूपी गवत खाऊन सुद्धा भार्गवीचे समाधान नाही का झाले असे विचारी गोपाळांचे खेळ पाहायला देवसुद्धा आकाशात जमायचे गायी गोपाळांच्या ऐकेनाशा झाल्या कृष्ण बासरी वाजवी मग गाई वासरे कृष्णाभोवती जमत एकदा गोकुळात लोक शक्ती चतुर्दशीला अनेक देवतांची पूजा करू लागले कृष्णाला ते आवडले नाही त्याने आपली माया दाखवली नंदाला भास झाला की गोकुळातले सारे लोक नग्न हिंडत आहेत नंद कृष्णाला शरण आला कृष्ण म्हणाला तुम्ही फक्त विष्णूची पूजा करा म्हणजे हा भास होणार नाही नंदाने त्याप्रमाणे केले तेव्हा भास नष्ट झाला तिकडे कंस कृष्णाचा घात कसा करावा याचा विचार करीत होता वृंदावनातून मार खाऊन हजारो दैत्य परत आले होते त्यामुळे कोणी दैत्य पुढे येईना शेवटी दोघे दैत्य तयार झाले देवांतक आणि पितृद्रोही अशी त्यांची नावे वृंदावनात वाघाच्या रूपाने जाऊन कृष्ण व बलराम यांना खाऊन टाकायचे असा त्यांचा बेत होता कंसाने त्यांचा सन्मान करून त्यांना पाठवले ते दोघे वृंदावनात गेले आणि कृष्ण बलरामाची वाट पाहू लागले पण त्या दिवशी ते दोघे आले नाहीत इतर गोपाळ वाघानं पाहून गोकुळात परत गेले आणि यशोदेला म्हणाले माई वृंदावनात दोन वाघ आले आहेत तुम्ही रामकृष्णाला कुठेही पाठवू नका यशोदेने ते ऐकले तिला भीती वाटली मुलांना ती बाहेर सोडीना पण त्या पण त्या दैत्यांचा वध करण्याचा बेद करून कृष्णाने आईजवळ हट्ट धरला आम्ही कुठेच का जायचे नाही आम्हाला कंटाळा आला निदान अंगणात नाही तर रस्त्यावर तरी जाऊ दे ना बलरामाने रोहिणीजवळ हट्ट धरला तेव्हा दोघींनी फार लांब जाऊ नका हं असे बजावून त्यांना अंगणात पाठवले पण चुकवून ते दोघे धावतच वृंदावनात गेले कृष्ण बलरामाला म्हणाला दादा त्या दोघांना मोक्ष देण्याची वेळ आली आहे नाही का असे म्हणून त्याने आपल्या तोंडातून दोन गदा उत्पन्न केल्या त्यांना पाहताच दोघे वाघ गर्जना करून अंगावर आले दोघांनी मोठी रूपे घेतली होती गदांच्या एकेका फटक्यात त्यांनी वाघांची डोकी फोडून टाकली तेव्हा आपले मूळ रूप धारण करून ते दैत्य मरण पावले वाघांची कलेवारी मात्र पडली होती त्यांची कातडी दोघांनी काढून घेतली गोकुळात आल्यावर ती कातडी रस्त्याने ओढीत ओढीत ते घरी आले तोपर्यंत लोक त्यांना शोधायला बाहेर पडत होते त्यांनी पाहिले आणि विचारले तेव्हा कृष्ण म्हणाला अहो ते वाघ स्वतःच मरून पडलेले होते मग आम्ही कातडी काढून आणली पण ही थाप आहे हे नंदाने ओळखले पुढे आणखी एक घटना घडली कंसाचा एक धोबी पुष्कळची वस्त्रे घेऊन जात होता रंगवलेली वस्त्रे त्याने यमुना तीरावर वाळवली होती बलराम व कृष्ण यांनी त्यांना त्याला हटकले ए थांब रे जरा एवढे कपडे कुणासाठी नेतोस पण धोबी होता उन्मत्त त्याने मुलांना दम भरला धोब्याचे नोकरही रागवून मुलांच्या मागे लागले बलरामाला फारच राग आला गुराख्यानो तुम्हाला काय करायच्या चौकशा तुम्ही ढोरं हाका तेवढेच तुमचे काम कौस महाराजांची वस्त्रे आहे ती असा धोव्याने अपमान केला होता बलरामाने त्या धोव्याला व त्याच्या नोकरांना खूप मार दिला सगळी वस्त्रे हिसकावून त्याने सवंगणांना घालायला दिली मुलं आनंदाने नाचू लागली गोकुळात परत गेल्यावर उत्तर काय द्यायचे अशी पंचायत झाली पण कृष्ण म्हणाला बाबा अहो काय झाले रंगाजी वस्त्रे टाकून निघून गेलेले होते आम्ही वस्त्रे तिथेच टाकून कसे निघून येणार तुम्ही आमच्या रागाला असता म्हणून आम्ही वस्त्रे घेऊन आलो पुढे एकदा कंसाच्या माळ्याकडून सगळी फुले कृष्ण व यांनी हिसकावून घेतली माळ्याला कृष्णाचे प्रताप माहीत होते तो भिवून पळून गेला कंसाला फार राग आला गोकुळातल्या मुलांचा उर्मटपणा फारच वाढला आता मात्र त्यांना नष्ट केले पाहिजे कोणाला कृष्णावर पाठवावे जलासूर नावाचा दैत्य म्हणाला मी यमुनेच्या पाण्यात लपून बसतो आणि मुलांना मारतो कंसाने त्याला पाठवले तो रात्री यमुनेत शिरला कृष्णाची वाट पाहू लागला सकाळी नित्याप्रमाणे मुले आली कृष्ण मुद्दाम यमुनेत शिरला दैत्य त्याचे ध्यान करीत होता म्हणून कृष्णाने त्याला मोक्ष दिला त्या राक्षसाबरोबर पाण्यातच द्वंद्व करून कृष्णाने त्याला मारले राक्षस मेला त्याचे प्रेत पाण्यावर तरंगू लागले गोपाळांनी सर्वांनी मिळून ते प्रेत बाहेर ओढले कृष्ण गोपाळांना म्हणाला मी या राक्षसाला मारले आहे पण तुम्हीच मारले असे सांगूया असे संगनमत करून रामकृष्ण गोकुळात धावत गेले आपल्या मातानं बिलगले व भीतीचे नाटक करून म्हणाले आई गड्याईने यमुनेत एक मोठा राक्षस काठ्यानी मारला आम्हाला त्याची खूप भीती वाटते त्या माऊलीला खरे कळले नाही थोड्या वेळाने गोपानी जलासुराचे प्रेत ओढीत गोकुळात आणले गवळी आतून कंसाला भ्यायले होते आणि कंसाला ते वृत्त कळलेसुद्धा त्याने जलासुराचे प्रेत एका गाड्यावर घालून मथुरेत नेले जलासुराला गोपाळांनी काठ्यानी मारले याचे त्याला आश्चर्य वाटले मग त्याने असुर नावाच्या एका दैत्याला गोकुळात पाठवले हनुमंताच्या शिवाय कोणीही त्याला मारणार नाही असे त्याला वरदान होते तो आपणच तयार झाला तेव्हा कंस म्हणाला तुझ्यापेक्षा मोठे बलाढ्य राक्षस गेलेले परत आले नाहीत तिथे तू काय करणार जातोस तर जा पण गतयुगातील मारुती आता कुठून येणार अशा कल्पनेने तो राक्षस निश्चिंत होता तो वृंदावनात आला त्याने खूप मोठे अकरावळी कराल रूप घेतले त्याचे मरण हनुमंताच्या हातून आहे हे कृष्णाने ओळखले तो गोपाळांना म्हणाला भिवू नका मी याला मारण्याची व्यवस्था करतो त्याने मनोमन हनुमंताला आवाहन केले त्यावेळी मारुती दक्षिणेत होता त्याला ती हाक ऐकू आली आणि वृंदावनात जायचे आहे हे ओळखून त्याने उड्डाण केले तो वृंदानात येईपर्यंत कृष्णाने रामाचे व बलरामा बलरामाने लक्ष्मणाचे रूप घेतले होते त्याच्यासमोर येऊन मारुतीने वंदन केले आणि विचारले काय आज्ञा आहे स्वामी मारुतीला रामरूपी कृष्ण म्हणाला तो दूर प्रचंड राक्षस उभा आहे त्याचे मरण तुझ्या हातूनच आहे तू त्याचा निपात कर त्या मारुतीने राक्षसापेक्षाही मोठे रूप धारण केले राक्षसाने मारलेली शक्ती हातात धरून पुन्हा त्याच्यावरच मारली त्याला आकाशात गरागरा फिरवले आणि आपटून मारले लगेच मारुती पुन्हा रामकृष्णासमोर आला राम लक्ष्मण समजून त्याने त्यांचे स्तवन केले तेव्हा कृष्णाने मारुतीवर कृपा करून त्याला बलराम व श्रीकृष्ण या स्वरूपातही दर्शन घडवले त्या मनोहर वेशात दोघांचे दर्शन घेऊन मारुती आनंदित झाला त्याची स्तुती करून तो आपल्या स्थानी परत गेला गोपाळांचे भाग्य थो म्हणून त्यांना हे सर्व दृश्य पाहायला मिळाले बलराम म्हणजेच लक्ष्मण आणि कृष्ण म्हणजेच रामचंद्र हे त्यांनी ओळखले आणि त्याचे स्तुतीस्तोत्रे गात गात गोपाळ त्या दिवशी गोकुळात परत आले अध्याय तेरा समाप्त श्री कृष्णार्पणमस्तू